हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे अजून पुढची काही ऐकवायची म्हणून जरा मी थोडस कमी करतो मुद्दा असा आहे की आता पुढचा एक प्रश्न आपण टाकून ठेवू आपल्या पुढं जसं वाद्य हवी तसं आल हवा का त्या गीताला लय असते हे मान्य आहे मला त्या भावनेला लय आहे त्याप्रमाणे त्याला लय आहे ताल हवा आहे का ताल ही कल्पना संगीतामध्ये फार नंतर येते जेव्हा संगीत घडवलं जायला लागतं तेव्हा ताल येते संगीत जेव्हा स्फुरतं तेव्हा ताल नसतो फक्त लय असते तेव्हा मूलभूत ज्याला गीत आहे म्हणायचं असेल त्याला ताल पाहिजे का त्याला राग पाहिजे का त्याला वाद्य पाहिजेत का त्याच्यामध्ये हरकती पाहिजेत का हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे स्वतःला आणि म्हणून आता इथे सुद्धा कारण त्यावेळीची कल्पना अशी आहे की मी त्रितालामध्ये सोप्या तालात बसवला आहे त्रिताल सगळ्यांना येतो त्याच्यामध्ये पण पीसीस टाकलेले आहेत हे सगळं जे विचाराचं विश्व आहे ते पुन्हा एक भारतामधला आज आजपर्यंत दिसणारा एक कमकुवत मुद्दा असा की भारतीय संगीत म्हणजे राग संगीत असा आपण गैरसमज करून घेतलेला आहे भारतीय संगीतामधलं राग संगीत हे एकूण संगीत परंपरेचा एक पंचमांश भाग आहे फक्त आणि लोकसंगीत आहे धर्मसंगीत आहे जनसंगीत आहे आदिम संगीत आहे ही सगळी आमचीच संगीत आहेत आणि सगळी भरपूर संपन्न आहेत तेव्हा विचार करताना फक्त रागांचा विचार करणं फक्त तालांचा विचार करणं हे संगीतावर अन्यायकारक आहे म्हणून मास्तरांची चाल ही वेगळ्या तऱ्हेनं त्यांनी ठिकठिकाणी जाऊन अगदी खरोखर ज्याला आपण म्हणतो ना की प्रत्येकाच्या देवडीवर जाऊन त्यांनी सांगितलं की अहो ही चाल बघा यामध्ये सगळा विचार मी केलेला आहे आणि तो अतिशय मनोज्ञ इतिहास आहे झगड्याचा इतिहास आहे तो की बँडवर बसू शकते याचं हार्मोनायझेशन होऊ शकतं सगळ्यांना जमू शकतं सर्व लोकांना आवडेल यात अमके राग आहेत तमके राग आहेत झिंझोटीविषयी बोलताना तर लोकांनी सांगितलं अहो आपल्याकडे नाट्यसंगीताचं वगैरे खूप उदाहरणं दिली लोकांना सुचायला हवं होतं की आपल्याकडचं लग्नाच्या वेळची जी असतात ना अक्षता टाकण्याच्या वेळची गीत त्याचाही राग तोच आहे पण म्हणजे यावरून तो काय लगेच लोकमान्य व्हावा हे पटणं म्हणजे फार जरा सोपं समीकरण झालं म्हणजे दरवेळेला लग्नाच्या आठवणी रामदासांच्या नसतील एवढाच तो आपण मान्य करतोय असा अर्थ होतो तर हे तितकंसं योग्य नाही या मागचा विचार स्वच्छ नाही असं मला वाटतंय हाच विचार पुढे चालू राहिला आणि पंचावन्न झालचं जे आता एक अतिशय पुन्हा भारताच्या सर्व भागात चालू होतं हे मात्र महत्वाचं आहे आणि म्हणून आता सुबलक्ष्मी आणि दिलीप कुमार रॉय या दोघांचं एक आपण गीत ऐकणार आहोत वंदे मातरमच मध्ये तुम्हाला असंच दिसेल की हा प्रयत्न करून पाहिले की गायकी आणू त्याच्यामध्ये नवीन उच्चार आणू नवीन ताना आणू असं सगळं करून पाहिलं